राम रामजीचा रत्न घे चौदावत उमेदार रामजीचा रत्न घे डोळे भर भरून किती कितीच पाहावं डोळे भर भरून किती कितीच पाहावं दुर्मिळ गाव लागा तणू मोती शिंपल्यात दुर्मिळ गाव लागा तणू मोती शिंपल्यात